तर त्या श्रावणातील एके दिवशी आम्ही उधेवाडीला आलो होतो मनोरंजन आणि श्रीवर्धन या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेली उधेवाडी उधेवाडी राजमाची तालुका मावळ जिल्हा पुणे एवढं नेहमीप्रमाणे म्हणायचं इतकंच पण बाकी पुण्याशी जवळीक साधणाऱ्या वाहतुकीचं कोणतंच साधन नाही ही पांढरे कोळ्यांची आदिवासी वस्ती लोणावळ्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दुर्गम ठिकाणी वसलेली जायची वाटही डोंगर खोऱ्यातली गोट्यांची चिखलाची खळखळणाऱ्या पाण्याच्या ओहळांची अशा या वाडीमध्ये नव्यानं बांधलेल्या आणि मातीनं सारवलेल्या शाळेच्या इमारतीत वाडीतील काही मंडळी बायका मुलं पुरुष जमली बायकांच्या गाण्याचे स्वर कानावर येत आहे एकादशी माझी एकादशी आकाडी माझी एकादशी आकाडी एकादशी पंचमी कोण्या दिवशी साधना बाई पंचमी कोण्या दिवशी साधना बाई पंचमीला केले पंचमीला केले दिंड पंचमीला केले दिंड पंचमीला केले दिंड गणपतीची वाकडी सोंड साधण्या बाई गणपतीची वाकडी सोंड साधण्या बाई गणपतीला केले लाडू गणपतीला केले लाडू गणपतीला केले लाडू गणपतीला केले लाडू गौराईला मुरळी लाडू सा जरा लक्ष देऊन ऐकलं तेव्हा समजलं की हे गाणं वर्षातल्या बारा महिन्यात येणाऱ्या सणांचं त्यातल्या निसर्गाच्या बदलत्या खेळांचं आईची घाटाय चित्र आम्ही वाणाची पित्रा साधण्या बाई आम्ही वाणाची पित्रा साधण्या बाई पित्राला केल्या कड्या पित्राला केल्या कड्या पित्राला केल्या कड्या पित्राला केल्या कड्या हावसानी मारल्या उड्या साधण्या बाई हावसानी मारल्या उड्या साधण्या बाई हावसाची येते ढाळ तेरा हाव सचिया वाटी घाटावरली वाटी घाटावरली वाटी केली दाटी साधण्या बाई दिवाळी मी केली दाटी साधना बाई दिवाळीची उजाडी पंती दिवाळीची उजाडी पंती दिवाळीची उजाडी पंती दिवाळीची उजाडी पंती गाणं संपल्यावर त्या जमलेल्या मंडळींशी एक शहरी युवक बोलायला लागतो त्याच्या हातात ते चित्रांची कार्ड आहे आणि ही चित्र आहेत गाय म्हैस बकरी अशा त्यांच्या परिवारातील प्राण्यांची त्या चित्रांच्या कार्डाबरोबरच त्या त्या शब्दांचीही कार्ड त्याच्याकडे आहेत ही चित्र दाखवून तो त्यांच्याशी बोलतो काय सकाराम कसं काय पाऊस पाणी कसं काय पाऊस पाणी बरं आता दोन दिवस वर्षी चांगला पडला का पाऊस ह्या वर्षी भरपूर पडतो मग चारा बिरा चांगला झाला असेल भरपूर झाला चारा बिरा असं तो कापता का चारा तुम्ही हो कापतो पेंडीला गेला होता तू हो, आज हो. गेला होता पेंडीला आज गेलो होतो. कोणाला घालतो पेंड आणून ती गाईला बैलाला तुझ्याकडे आहेत का गाय बैल किती आहेत एक गाय एक बैल आहे एक गाय दूध देते का नाही देत दूध देते असं आणखीन कोणाकडे सगळे तुझ्याकडे कोण कोण आहे प्राणी सांग ना शेळ्या कोणाकडे शेळ्या आमच्याकडे तुझ्याकडे शेळ्या आहेत किती आहेत शेळ्या तीस पस्तीस तीस पस्तीस शेळ्या हो. अरे वा चांगलं भरपूर आहेत मग कोण जातं शेळ्याच्या मागं तू जाते का भरत भरत हो. जातं आणि दूध बी देतात का शेळ्याचं हो दूध देतात दूध देतात नावाबाई तुझ्याकडे काय ढोर आहे आमच्याकडे गाय आहेत काय काय गाय हो. हो मग हे सगळे प्राणी तुम्हाला मग चांगले ओळखीचे आहेत नाही का मग आता त्याचे चित्र दाखवले तर ओळखाल का प्राणी हो. तुम्ही त्यांचे हा काय हे चित्र कसलं आहे का बघ हा कोण आहे गाय आणखी हे कोण आहे सांग म्हैस आहे तुझ्या नाही का गाय दूध देते म्हैस दूध देते शेळी दूध देते नाही का हो सगळ्यात जास्त दूध कोण देत म्हैस देते जास्त म्हैस देते जास्त दूध हो. आणि गाय गाय पण देते प्रत्येकाच्या घरी म्हणजे आपल्या गावात आता किती घर आहेत बघ वीस एक घर आहेत ना हा अठरा एकोणीस असते अठरा एकोणीस घर आणि काय त्याच्यातल्या साधारण किती घरात तो सकाराम गाई बहुतेक घरामध्ये दोन ते दोन घरामध्ये नसतील नाही तर बहुतेक बहुतेक घरामध्ये- गायी गाई बी आहेत हा कुणाकडे चार कुणाकडे पाच नाही का म्हणजे एक वीस एक घरामागे मिळून किती गाई होतील साधारण सुभे सांग कुणाकडे चार कुणाकडे पाच अशा अंदाज सांग दीडशे होतील दीडशे दीडशे होतील ना एवढी आहे आणखी आणखीन मग दूध जातं बाजारात लोणाऱ्याला वगैरे दूध नेता का तुम्ही कोण नाही फक्त जर म्हशी वेल्या तर तो नेतो नाहीतर बाकी कोण नेत नाही म्हणजे एवढ्या गाई असून दूध दूध कमीच एकदम नाही का हो. पण मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आता याच दूध वाढू शकेल का गायांचं हो, वाढू शकतो असं काय करायचं त्याच्यासाठी की आपण बैल जर घेतला किंवा गाय दुसरी हा तर त्याच्यामुळं दूध वाढेल चांगलं दूध देतात हो, गाय चांगलं दूध देतात असं पण मग ते कशी काय चांगल्या दुधाची गाय कशी काय निर्माण करायची इथं आपल्या इथं काय तसा प्रयत्न झालाय का कुठं गावामध्ये कुठे काय झालं ना असं? बैल असं. कसला कसला बैल आहे तो जर्सी जर्सी आहे हो. केवढा आहे तो आहे काहीतरी दीड एक वर्ष दीड एक वर्षाचा आहे मग तो कोण सांभाळतो कोण तो बैल संभाजी सांभाळतो संभाजी कोण रामभाऊ संभाजी रामभाऊचा संभाजी सांभाळतो हो. मग त्याच्यापासून ज्या गाय निर्माण होतील त्या चांगल्या होतील का होय चांगलं चांगल्या दुखत्या होतील चांगलं त्याला काय रोगराई होते का रे काय नाही अजिबात काय नाही रोगराई होत खाणे काय असतं त्याला खाण्यापिणं पेंट बिण आहे ना त्याला खायला म्हणजे खुराक द्यावा लागतो हो खुराक द्यावा लागतो तर ह्याला काय म्हणतात माहिती आहे का संकरित गाय तयार करायची नवीन आपल्याला तर आता नवीन गाय काही परवडत नाही नवीन गायी जर संकरित गाय घेतली ना तर त्याच्या किमती चार चार हजार रुपये पाच पाच हजार रुपये अशा असतात तर त्या गाया काय आपल्याला परवडायच्या नाही म्हणून आपण इथं वळू आणलंय आणि त्या पासून जी पायदास होईल त्याच्यातून हळूहळू चांगली गाय आपली निर्माण होईल जास्त दूध देणारी नाही का लक्षात येतं की इथं काहीतरी शिकणं चाललंय तसंच विचार आमची देवघेव चाललीय परस्पर संवादातून वस्तीतील लोकांच्या अडचणींना वाचा फुटते त्यांचे प्रश्न समजतोय जेव्हा यांना बोलतो करतोय तो युवक आहे मुंबईचा बँकेत चांगली नोकरी असलेला चारी वर्षापूर्वी डोंगरावरील गडकोट किल्ल्यांची भ्रमंती करायला या भागात मित्रांबरोबर तो आला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी हा नियमितपणे इथे येतोय यांच्यासाठी काही वेळ करतोय यांना शिकवतोय हे कसं काय झालं हा प्रश्न पडला म्हणून बोलायला सुरुवात झाली असे अनेक किल्ले पाहिलेत या सह्याद्रीतले सिंहगड आहे तोरणा राजगड अनेक ठिकाणी मी फिरलो आणि या भागामध्ये थोडं डोळसपण फिरत असताना असं जाणवलं आणि आजचं तिथलं जीवन या किल्ल्यांच्या परिसरातलं मात्र अतिशय मागासलेलं आहे एकलकोंड आहे गरिबी आहे अज्ञान आहे वाहतुकीची साधनं नाहीत अनेक प्रश्न आहेत आणि अतिशय दुर्लक्षित असं तिथलं तिथल्या रहिवाशांचं जीवन आहे ही जाणीव झाली आणखीन मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काही करू शकतो का केवळ स्वतःच्या छंदासाठी किल्ल्यांवरती भटकत बसण्यापेक्षा असं एखादं ठिकाण निवडून आपण त्या ठिकाणी हा बदल घडवून आणण्यासाठी काही करू शकतो का असा आम्ही विचार केला आणखीन सर्व मित्रमंडळींच्या विचारांनी हा लोणावळ्याजवळचा हा राजमाजी किल्ला त्याचा परिसर आणखीन त्या परिसरातलाच हा भाग म्हणून उदयवाडी ही छोटी वस्ती आम्ही या कामासाठी निवडली आणि एकोणीसशे शहात्तर सालापासून सप्टेंबर पासून शहात्तरच्या इथं कामाला सुरुवात केली निनाळे प्रश्न होते सुरुवातीला खरूज होती त्याच्यातून ती खरूज बरी केली आमच्या डॉक्टर मित्रांच्या सहाय्याने आणखीन मग त्याच्यानंतर आरोग्य सेवा हळूहळू वाढत गेली नंतर असं दिसून आलं की हे जे अनारोग्य इथं आहे त्याचं मूलभूत कारण म्हणजे इथली गरिबी आहे लोकांचा आहार चांगला नाही मग त्या दृष्टीने काय प्रयत्न करता येईल या दृष्टीने सुद्धा आम्ही विचार केला भाजीपाल्याची लागवड कशी करावी इथं पाणी आहे जमीन आहे गावात ढोरं भरपूर आहेत ढोरांची स्थिती तर अशी की शेण टोपलीवर आणखीन दूध शिंपीवर अच्छा तर ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल त्या शेणाचाच वापर भाजीपाल्याच्या लागवडीसाठी खत म्हणून कसं करता येईल असं निनाळे प्रश्न आमच्या मनापुढे आले ते गावकर गावकऱ्यांपुढे मांडले आम्ही आणखीन एक एक गोष्ट त्यांना आम्ही सुचवत गेलो आणि हळूहळू ते आता करतायत इथं त्यांचा आर्थिक विकास व्हावा याकरता शेळ्या घेऊन दिल्या तळ्यातलं गाळ काढणं अशी कामं काढली वृक्षारोपणाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले श्रमदान शिबिरं भरवली इथं आणि असं अनेक अंगांनी हे आमचं काम इथं गेले चार वर्ष सुरू आहे पण हे सगळं सुरू असताना असं जाणवलं की मुंबई पुण्यातून आम्ही येणारी मंडळी इथं काही वर्ष येऊ आम्ही ते सतत ह्या गावामध्ये येऊन सातत्यानं काम करणं जमेलच असं नाही पाच वर्ष करू दहा वर्ष करू तरी तुम्ही तीन वर्षात बरंच सातत्य टिकवलं असं दिसतंय नाही नाही तीन वर्ष सातत्य टिकवलेलंच आहे आणखीन परंतु आम्ही इथून येणं बंद केल्यानंतर ही जी विकासाला एक चालना मिळालेली आहे ती बंद पडू नये बरोबर ही गती अशीच टिकून राहावी आणि अधिकाधिक विकास होत जावा अशी दृष्टी आमच्या पुढे होती असा एक हेतू आमचा होता आणि त्या दृष्टीने विचार करता इथली माणसं तयार झाली पाहिजे बरोबर त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रश्नांबद्दल जाण निर्माण झाली पाहिजे ते सोडवण्यासाठी काय उपाययोजना करावी याचा विचार त्यांना सुचला पाहिजे हा विचार करण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तर अशी माणसं निर्माण करण्यासाठी शिक्षण हेच केवळ एक साधन आहे असं दिसत असल्यामुळे आम्ही शिक्षणावरच्या कार्यक्रमावरती भर दिला लहान मुलं जी शाळेतली होती त्या मुलांसाठी शाळा इथं होतीच परंतु इतर दुर्गम भागातल्या खेड्यापाड्यामध्ये जशी शाळेकडे दुर्लक्ष असतं पिढ्याचं अज्ञान असतं त्यामुळे शिक्षणाबद्दल आस्थाही नसते आणि स्थानिक लोकांना शिक्षणाबद्दल आस्था नसल्यामुळे मग तो बाहेरून आलेला शिक्षक असतो तोही विशेष त्या शाळेमध्ये रस घेतोच असं नाही आणि ती स्थिती नेमकी उदयवाडीला प्राथमिक शाळेबद्दल ही होती बरोबर धड बसायला मुलांना जागा नव्हती बाहेरून एस एस सी पर्यंत शिक्षण घेऊन आलेला जो शिक्षक असतो त्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा नव्हती प्राथमिक शिक्षणाची जी दुरवस्था होती ते सुधारण्यासाठी आम्ही इथलं एक देऊळ दुरुस्त करून थोडंसं ते वाढवण्याचं ठरवलं गावकऱ्यांना त्याच्यासाठी सिमेंटचे पत्रे सिमेंट गवंड्याची मजुरी सुताराची मजुरी इतर काही खेळ चुका थोडंसं लाकूड सामान असं सगळं दिलं आणि ते देऊळ गावकऱ्यांनी स्वतः बांधून काढलं आणि त्याच्यामध्ये शाळा भरू लागली मुंबईला एक community aid and sponsorship program नावाची संस्था आहे त्या संस्थेकडून इथल्या मुलांसाठी आम्ही काही मदत गोळा केली त्यांची मदत ही सातत्यानं आता दरवर्षी मिळते आणि त्या इथल्या प्राथमिक शिक्षणाला लहान मुलांच्या शिक्षणाला एक बरं स्वरूप आलं परंतु या बाबतीत जरी यश आलं तरी असं दिसत होतं की इथं मोठी माणसं मोठी माणसं जी आहेत त्याच्यापैकी अनेक निरक्षर आहेत जवळजवळ सगळीच निरक्षर आहेत काही तरुण मंडळी दुसरी तिसरी पर्यंत शिकलेली आहेत परंतु शिक्षणाशी पुढे काही संबंध न उरल्यामुळे ते जे काही थोडंफार त्यांना शिक्षण त्यांचं झालेलं आहे थोडंफार जे ज्ञान त्यांना मिळालेलं आहे तेही गंजते विसरलं जाते तर या मोठ्या माणसांच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल कारण तातडीची उपाययोजना जर काही करायची असेल तर ह्या मोठ्या माणसाचे विचार बदलले पाहिजेत त्यांना तयार केलं पाहिजे लहान मुलं शिकून मोठी होतील आणखी मग ती पुढे काहीतरी विकासाचा धागा पकडतील हा फार दूरवरचा टप्पा झाला तर एवढा काळ सगळ्यांना थांबता येईल असं नाही तर म्हणून या प्रौढांना या जो सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम उदयवाडीचा आम्ही हाती घेतला त्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी म्हणून प्रौढ शिक्षण वर्गाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आम्ही ठरवलं आता ह्या कार्यक्रमाची तुम्ही तर मुंबईचे इथे वर्ग तर चालला पाहिजे मग नेमकी योजना कशी काय केली दिवाबत्ती जागा माणसं शिकवणारे पुस्तकं बरोबर ज्यावेळी आमच्या मनात हा विचार आला की इथं या प्रौढांना शिक्षण देण्यासाठी त्यांच्यावर काही संस्कार करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत त्याच वेळी साधारण सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली भारत सरकारने प्रौढ शिक्षण योजना फार मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आणखीन प्रौढांसाठी काही विशेष साहित्य वगैरे निर्माण करणं पुस्तकं तयार करणं असे कार्यक्रम हाती घेतले गेले आणि त्या योजनेतला एक जो विशेष होता पूर्वी प्रौढ साक्षरता वर्ग घेतले जात पण ह्या योजनेतला जो एक विशेष होता की साक्षरतेवरती केवळ भर न देता शिक्षणावरती भर द्यायचा तर हा विशेष आम्हाला फार जाणवला आणखीन त्या योजनेचा आपल्याला काही फायदा घेता येईल का या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला अभ्यास सुरू केला संबंधित जे अधिकारी होते त्यांना भेटलो आमच्यापैकी काही कार्यकर्ते असे आहेत की त्यांना दर शनिवार रविवारी सुट्टी असते त्यांच्या कामाच्या ठिकाणी सगळे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नोकरी धंदा करणारे आहेत त्यांना दर शनिवार रविवारी सुट्टी असते आमचा माधव तामणी किंवा त्याच्याबरोबर काही फार्मास्युटिकल कंपन्यामधून नोकरी करणारे त्यांना शनिवार रविवारी सुट्टी असते इतर काही Tata Institute of Fundamental Research मधले आमचे घोलक किंवा सुरेश चांदवणकर असे मित्र आहेत त्यांना दुसरा शनिवार चौथा शनिवार अशी सुट्टी असते इतर आमचा एक कमर्शियल आर्टिस्ट मित्र आहे सुहास धुरंदर म्हणून त्याचा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे तो कुठल्याही क्षणावर येऊ शकतो म्हणजे ही अक्षर आणि चित्र त्याचीच हो हे सगळं सुहास धुरंदरनी करून दिलं ही चित्र आणखी अक्षर पट्ट्या ज्या आम्हाला आवश्यक होत्या त्या सगळ्या सुहास धुरंदरनी करून दिल्या तो एक कमर्शियल आर्टिस्ट आमच्यामध्ये असल्यामुळे त्याचा फार मोठा उपयोग झाला आम्हाला तर प्रत्येकाच्या सोयीनुसार कोण कुठल्या शनिवार रविवारी येऊ शकेल असा सगळा कार्यक्रम आम्ही ठरवला पहिल्या शनिवारी सुहासनी यायचं दुसऱ्या शनिवारी घोलोपनी यायचं तिसऱ्या शनिवारी माधवनी यायचं चौथ्या शनिवारी सुरेश नांदवणकरनी यायचं आणि मग त्याच्या जोडीला आणखीन कोणीतरी यायचं दर शनिवारी सकाळी तिथून किंवा शुक्रवारी रात्री मुंबईतून निघून इथे यायचं तर त्याच्यासाठी काही त्या वर्गासाठी काही एक आगाऊ इथं तयारी केली पाहिजे पण मुख्य प्रश्न अशा वेळी दिवाबत्तीचा असतो इथं काही वीज नाही फार लांब दूरवर पंधरा किलोमीटर अंतरावरचा खेडा आहे जर रस्ताही नाही त्यामुळे वीज इथं नाहीच आहे मग दिवाबत्तीसाठी आम्ही सुरुवातीला कंदील घेतले आणि ते कंदीलही नंतर अपुरे आहेत असं वाटायला लागलं म्हणून त्या गावाल्याकडे एक जुना पेट्रोमॅक्स होता तो अनेक वेळा आम्ही दुरुस्त करून वापरला किंवा पेट्रोमॅक्सची त्या कंदिलांची साफसफाई करणं त्याच्यामध्ये वाती घालणं त्याच्यासाठी रॉकेल लोणाळून खरेदी करून आणणं अशी कामं काही आम्ही याच लोकांना सांगितली हा जो मर्यादित कालावधी आम्हाला उपलब्ध असतो त्या लोकांपर्यंत संपर्क साधण्याचा तो विचारत घेता गेल्या वर्षभरामध्ये आम्ही थोडीफार प्रगती केलेली आहे असं मी म्हणू शकतो इथं ज्यावेळी आम्ही सुरुवातीला आलो ना त्यावेळी रॉकेल वापरण्याबद्दल ह्या लोकांच्या मनात फार गैरसमज होते संबंध मावळ भागातच हा प्रकार आहे की रॉकेल वापरायचं नाही रॉकेल वापरलं की देव रागावतो काहीतरी वाईट होतो असं कदाचित त्याच्यामागची कारणमीमांसा अशी असावी की या मावळ भागामध्ये केमळी घरं असतात तिथं रॉकेलचा देवा लावला तर त्याच्यापासून आग लागण्याचा वगैरे धोका असतो तर हा धोका काय आहे हे न सांगता एक प्रकारची रूढी बनत गेली तर नंतर आम्ही आल्यानंतर या प्रौढ शिक्षण वर्गासाठी तर रॉकेलची आवश्यकता होती तिथं दुसरी काही सोय नव्हतीच आता अलीकडे आम्हाला पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक दामले आहेत त्यांनी एक अशा प्रौढ शिक्षण वर्गाला उपयोगी पडेल अशा तऱ्हेची एक ट्वेल्व वॅट बॅटरीवरची एक ट्यूबलाईट बनवून दिलेली आहे पण ती व्यवस्था अजून प्रायोगिक अवस्थेत आहे आणखीन आर्थिकदृष्ट्या कितपत ती परवडेल परवडेल याच्याबद्दल अजून शंका आहे पण सध्या तरी आम्ही त्या राफेल वरतीच भागवतोय पेट्रोमॅक्स वर म्हणजे हा एक गैरसमज हा एक गैरसमज दूर होऊ शकला खूप चर्चा करावी लागली त्याच्यासाठी खूप समजूत घालावी लागली आरोग्य सेवेबद्दल म्हणजे आजारी पडल्यानंतर औषध घेतलं पाहिजे त्यांनीच आजार बरा होऊ शकेल ही जी जाण आहे ती हळूहळू निर्माण होते बरोबर अगदी परवाचं उदाहरण सांगतो पंधरा ऑगस्टला मी इथं ध्वजवंदनासाठी आलो होतो त्यावेळी आमचा लक्ष्मण उमरे आहे त्याचा लहान मुलगा तर त्याला ताप होता आणखीन खोकला वगैरे झाला तर इथलं सर्द हवामान आहे पंधरा ऑगस्टच्या सुमारास पाऊस वगैरे भरपूर असतो त्या काळात कदाचित हा ताप वाढण्याची कदाचित त्याच्या निमोनिया होण्याची आणखीन काही सांगता येत नाही पण हा धोका त्याला जाणवला त्यांनी लगेच मुलाला उचलून आणि लोणावळा नेलं मला खात्री आहे की चार पाच वर्षापूर्वी इथल्या गावातल्या एखाद्या माणसाने मुलाला असं नेलं नसतं लोणावळ्याला तर ही एक नवीन जाण निर्माण झालेली आहे अच्छा त्यांच्या प्रौढ शिक्षण वर्गाला शासनाच्या कुठल्याही योजनेतून अनुदान वगैरे काही अजून त्यांनी घेतलं नाहीये कारण नुसता प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम म्हणून त्यांनी हा उपक्रम हाती घेतलेला नाही त्यांनी सुरू केलेल्या विकासाच्या कार्यक्रमाचा तो एक भाग आहे खर तर शहात्तर सालापासूनच इथल्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून या काही युवकांनी काम सुरू केलं त्यातून हळूहळू राजमाची ग्राम सहाय्य योजना या संस्थेची स्थापना झाली मग निरनिराळ्या संस्थांकडून मदत मिळायला लागली आणि गावातल्या लोकांसाठी तळ्यातला गाळ काढणं या गाळावर भाजीपाला पिकवणं रोजगार हमी योजनेतून राजमातेला जोडणाऱ्या रस्त्याची कामं मिळवून देणं एक ना अशी कित्येक कामं सुरू झाली या विकासाच्या कामांना गती यावी स्थानिक माणसांनी त्यात भाग घ्यावा त्यासाठी शिकून पुढे यावं म्हणून हा प्रौढ शिक्षणाचा वर्ग गेल्या वर्षापासून याच मंडळीने सुरू केलाय मुकुंदा बरोबरच रात्रीचे वर्ग चालवणारा हा सुधीर घुलत तिथल्या बाळा माणसांना पेपरातल्या बातम्या वाचून दाखवतो त्यावर चर्चा करतो बऱ्याचशा बातम्या अशा आम्ही वाचून दाखवतो की त्यांना समजतील अशा साध्या सोप्या असतात त्या बातम्या ती काही वेळेस अशी बातमी असते की दारूमुळे अशी अशी इतकी लोक मिळे मग खोपडीमुळे मिळाला असतो कोणी फ्रेंच पॉलिशमुळे मिळाला असतो किंवा एखादा अपघात झालेला असतो एसटीचा तर हे का पाहायचं असतं तर मी असं सांगतो आम्ही किंवा तुमचे कोणी पैर हो पाहुणे असतील कारण आमच्या गावाकडून एस टी चाललेली आहे आणि तिचा ऍक्सिडेंट झाला एक वीस एक लोक मेली तर म्हणलं जरी आपला कोणी नसला तरी सहज बाबा एक असं हा अपघात का झाला कशामुळे झाला ते सगळं त्याच्यामध्ये माहिती व्यवस्थित दिलेली असते उदाहरणार्थ त्याला स्कायलाब जेव्हा पडणार तेव्हा गावामध्ये सगळी चर्चा झालेली आता इमान पडणार आणि इमान पडले की फार तुकडं तुकडं दुनिया घर पडणार आहेत त्या लोक विचारायचे आता ते पडणार म्हणजे आपल्या गावावर पडन का मी म्हणलं पडलं तर तुमचं गाव कुठं दिसायचंच नाही बरोबर तर हे पडू नये म्हणून आणखीन काय प्रयत्न चाललेले आहेत तर स्कायलॅब म्हणजे काय तर हे साधारणपणे त्याची थोडक्यात माहिती आणि कुणी कशासाठी वरती अशा प्रकारची एक सोडलेली आहे म्हणजे ती प्रयोगशाळा तरी काही उत्सुकता असते त्यांची इथे या जंगलामध्ये करवंद तसंच शिकेकाई नंतर पुरुष मंडळी मध वगैरे काढून आणतात तर ही लोक ज्या वेळेला कोकम वगैरे असे काढून आणतात लोणाळ्यामध्ये घेऊन जातात ते तर लोणाळ्यामध्ये गेले की तो दुकानदार काहीतरी भाव असा पाडूनच घेतो साधारणपणे काही दोन अडीच रुपये किलोनी घेणार तोच भाव शहरामध्ये आठ एक रुपयांनी जातो तर आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलं हे जर प्रत्येक वेळेस तुम्ही साधारणपणे पाच दहा किलो तिकडे घेऊन गेला तुम्हाला काय मिळणार त्याचे जास्तीत जास्त एक दहावीस रुपये मिळतील पण ती जर तुम्ही इथे गोळा करून व्यवस्थित एकत्र केली दळून बिळून स्वच्छ करून जर अशा पुढ्या भिड्या भरून ठेवल्यात आणि त्या जर मुंबईमध्ये आम्ही लोकांना विकल्या तर तुम्हाला त्याच्यापासून दुप्पट पैसा मिळेल आणि त्याच्यापासून तुमचा फायदा होईल तर शक्यतो तुम्ही ह्या ज्या वस्तू गोळा करता तर त्या गोळा कराल त्या गावात एकत्र करा कारण शिकेकाई हा प्रकार असा आहे की हा सगळीकडे लाव नेहमी उपयोगात येणार आहे तर इथे जे इथं वाण्याला नेऊन द्यायची एक दोन रुपयासाठी आणि एवढं मोठं ओझं तिकडे घेऊन जायचं आणि त्याचे येताना काहीतरी एक दहा एक रुपये फक्त घेऊन यायची त्याच्याऐवजी तुम्ही म्हणलं असं तर इथे गोळा करून ठेवा आम्ही म्हणलं इथून ती घेऊन जाऊ आणि त्याचा जो काही तिथे पैसा मिळेल तो तुम्हाला परत आणून देऊ मग असं काही प्रयोग तुम्ही केला हो ह्या वर्षी आम्ही तो प्रयोग केला आणि राजू शहाडे हा जो भाग आहे की नाही हा डोंगराळ आहे हा इथे पाऊस चिक्कार पडतो आणि इथला बराचसा निसर्ग त्यामुळे फार सुंदर आहे म्हणजे इथे जंगल वगैरे आहे तर ह्या भागात खूप पाऊस पडतो तो हा पाऊस का पडतो आणि कशामुळे पडतो मग पाऊस म्हणजे पडण्याची जी क्रिया असते पाऊस ढग कसे तयार होतात ह्या एकूण ज्या गोष्टी आहेत त्या चित्र काढून वगैरे त्यांना व्यवस्थित सांगितल्या आणि त्या त्यांना व्यवस्थित कळल्या या युवकांच्या जोडीला युवतींनीही या कामात लक्ष घालायला सुरुवात केली विशेषतः लहान मुलं आणि बायका यांच्याशी त्यांची जवळीक जास्त होते बायका त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला लागतात बायकांना नुसते लिहिणं वाचणं शिकवायच्या बरोबरच इतरही काही कौशल्य द्यावी लागतात त्यांच्या रोजच्या जीवनात त्यांचीच गरज आहे आपला अनुभव सांगते भावना महाबळ मला पुण्याच्या एका संस्थेकडून शिवणाचं मशीन प्रेझेंट मिळालेलं तर तेव्हा आम्ही त्यांना थोडंफार शिवणकाम इकडे शिकवलं आणि साधं म्हणजे हेम कशी घालायची धावधोरा हे सुद्धा त्यांना शिकवलं त्याचप्रमाणे मशीन कशी चालवायची त्या आता व्यवस्थित मी म्हणजे शिवतात वगैरे त्याच्यानंतर आता साधारण गावातल्या आठ दहा बायका तर मशीन सहज चालवतात आणखी दुसरी म्हणजे आता मे महिना होता त्यामुळे हे कैऱ्या करवंद असे जे निरनिराळे येतात झाडांना फळ वगैरे ते नुसते ते खाय म्हणजे फुकट जायचे या कैऱ्या वगैरे यांना काही उपयोग माहिती नव्हता किंवा नुसतं खायचे एवढंच माहिती होतं तर त्याची मी लोणची घालवायची ते पदार्थ टिकवायचे कसे हे असं शिकवलं लहान मुलांची काळजी कशी घ्यावी असं बालसंगोपन त्याच्यानंतर त्यांचे स्वतःचे काही आजार आणि त्या बायका असल्यामुळे आमच्याशी जास्त म्हणजे मोकळेपणाने बोलतात तर त्यांच्याशी मी चर्चा केली त्यातनं मी त्यांना काही माहिती सांगितली आणि त्याचा त्यांना फायदाही झाला या सर्व गोष्टींचा वस्तीतील लोकांना खरोखरच काही उपयोग होतो का असा प्रश्न विचारला तेव्हा बोलल्या तिथल्या नीराबाई लक्ष्मण उमरे नीराबाई पाय जरा थोडासा लंगडतेस ग काय झालं तर पायाला तुझ्या मोडला होता मोडला का कसा पाण्याला येते कुठे टाक्याव आपल्या किल्ल्याच्या पोटातल्या हो हा हो मग तिथं कसा मोडला वरून लोटला तो कुणी लोटला मुंबईची कॉलेजची मुलं आलती द किल्ले बघायला हो बर दगड लोटला आणि तो थेट तुझ्या पायावर आला का काय हो का हंड्यावर वगैरे भांड्यावर पण पडला भांड्यावर पण पडला माझ्या संग पोरगी होती हा तिने सांगितलं दगड आला म्हणून मी उठून उभी राहिले मग मला काय झालेलं नंतर माहिती नाही मग इथले इथल्या इथं उपचार केले इथं तर डॉक्टर नाही लोणावळ्यात नेले लोणावळ्याच्या हॉस्पिटलमध्ये हो आणि किती दिवस राहावं लागलं तिथे एक महिनाभर एक महिनाभर राहावं लागलं आणि मग तिथे एक महिना राहायचा खर्च वगैरे कुणी केला ग मुकुंद भाऊनी यांनी पण मुकुंद भावनी तरी कुठून आणला त्यांच्याकडून कुणाकडून त्या मुलांनी दगड लोटला त्यांच्याकडून त्यांच्याकडून वसूल केला का हो आणि मग तुझ्या पायावर त्यांनी दगड लोटला म्हणल्यावर लक्ष्मण रागावला असेल की ग रागावलं ना काय करायला निघालं माराया ते मुलांना हो मग आवरलं कुणी मुकुंद भाऊंनी त्यांनी सांगितलं का तसं नाही करायचं त्यांच्याकडून सगळा खर्च वसूल करू वेळेवर हॉस्पिटलमध्ये गेले गावात तर नीट नसता झाला लवकर आणि हे सखाराम भागू उमरे प्रौढ शिक्षण वर्गाला नियमितपणे येतात हा मुंबईच्या लोकांनी आम्हाला सगळं सांगितलं ड्रोन नाशापासून लागतं असं होतं म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला हे जे ग्रहण लागलं त्यावेळेस त्यांचा माणूस मुंबईवरून आमच्याकडे आला होता वरती पाहायचं नाही म्हणून असं सांगितलं होतं म्हणून त्यांचा माणूस तिकडून आला असे प्लास्टिकच्या ते याचे चष्मे बनवून आणले होते ग्रहण बघायकरता पण तुम्ही बघितलं की नाही बघितलं बघितलं शेतीबद्दल बदलते आपलं कशी लागवड करायची म्हणजे आमच्या इकडची मुलं तिकडे नेली त्यांनी कुठे? कोसमाडला तर त्यांना माहिती भात कशी पेरणी करायची हा. कशी लागवड कशी करायची ते कसे करायचे उत्पन्न कसं काढायचं हे त्या लोकांनी सांगितलं होतं बरं. म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं काय शेती समजा केली मग त्याच्यामध्ये जागा फुकट राह- राहती म्हणल्यानंतर तर त्याच्यामध्ये काय करता तुम्ही का तशीच फुकट घालवता तर त्यांना सांगितलं आम्ही की नाचणी आम्ही करतो तर त्याच्यामध्ये मध्ये जागा राहते तर त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही हे उडीद टाकतो त्याचं उत्पन्न त्याच्यात काढून येतो बर आता ती दोन मुलं शिकून आली की नाही कोसबाडवर मग त्यांनी तुम्हाला काय शिकवलं का शेतीच्या बाबतीत त्यांनी आम्हाला काय शिकवलं नाही तुम्ही काय त्यांना विचारलं की नाही हो विचारलं त्यांनी आम्हाला असं तोंडी सांगितलं म्हणल्यानंतर आम्ही ऐकलं बरं. मग तुम्ही तुमच्या शेतीच्या पद्धतीत काय बदल केला की नाही त्यानंतर हो काय केला ना काय बदल केला म्हणजे जसं आपले त्यांनी सांगितलं तशाप्रमाणे आम्ही पण करतो राजमाचीच्या प्रौशिक्षण वर्गाचं पण म्हणजे वाडीतील जीवन सुसह्य व्हावं तिथल्या लोकांची जाण वाढावी म्हणून हा वर्ग सुरू झाला याच वर्गातील दोघांना महाबळेश्वरला मधुमक्षिका पालनाच्या प्रशिक्षणासाठी आणि दोघांना कोसबाडच्या कृषी संशोधन संस्थेत शेतीच्या नवीन लागवडीची माहिती घेण्यासाठी पाठवलं होतं शेकडो वर्षे शहरी दळणवळणाच्या साधनांपासून दूर राहिलेली अशी अनेक डोंगर कपारीतली गावं आहेत त्यात राहणारी जिवंत हडामासाची तुमच्या आमच्यासारख्याच भावभावना असणारी माणसं आहेत कष्टात हाल अपेष्टात अज्ञानात जगतायत त्यांचं जीवन सुकर करण्यासाठी मुकुंद गोंधळेकर आणि त्याच्या मित्रांनी दाखवलेली जिद्द आणि सातत्य ही महत्वाची हे त्यांचे प्रयत्न इथल्या अकराळ विकराळ प्रश्नांच्या मानानं अपुरे पण त्यांनी विकासाची दिशा दाखवून दिली हे महत्वाचं या कामात इतरही युवकांनी लक्ष घालायची गरज मुकुंद गोंधळेकरनी बोलून दाखवली